बारा एप्रिल अठराशे ला अमेरिकन गृहयुद्ध प्रत्यक्ष चालू झालं आणि लिंकननी त्याच्याकडे जी संसद होती त्याच्यासमोर मागणी केली की मला सैन्य उभं करायला परवानगी द्या किती सैन्य उभं करायला परवानगी द्या अठराशे एकसष्टमध्ये अमेरिकेचं एकत्रित लष्कर होतं सोळा हजार आणि लिंकन आता परवानगी मागतोय की मला सत्तर हजार लष्कर उभं करायला परवानगी द्या उत्तरेने अर्थातच ती परवानगी दिली उत्तरेचे रिसोर्सेस प्रचंड होते जाहीर मांडल्यानंतर उत्तरेला आधीच्या चळवळीमुळे जी पार्श्वभूमी होती त्यामुळे सत्तर हजार काय तीन लाख जणांनी नावं नोंदवली की आम्हाला सैनिक म्हणून एनलिस्ट आम्हाला सैनिक म्हणून दाखल व्हायचं आहे आणि युद्धाला तोंड फुटलं लिंकनच्या बाजूचे जे सेनापती आहेत त्याच्यात हा वृद्ध विनफिल्ड स्कॉट होता पण तो वृद्ध होता विनफिल्ड स्कॉट अठराशे बाराची इंग्लंडशी झालेली लढाई लढलेला होता आणि मेक्सिकोची लढाई अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे एकसष्ट येता येता विनफिल्ड स्कॉट अतिशय वृद्ध होता तो घरातनं सुद्धा फार बाहेर पडू शकायचा नाही त्यामुळे एक तरुण सेनापती पाहिजे तो कोण तर अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग जिथे होतं ती आहे वेस्ट पॉईंट अकॅडमी तिथला टॉपचा परफॉर्मन्स देणारा उत्कृष्ट त्याचं नाव होतं जनरल मॅकलेलन हा तरुण होता तीस बत्तीस वर्षाचा आणि देखणा होता पॉप्युलर होता आर्मीमध्ये हुशार होता जनरल मॅकलेलनची पुस्तकं आधी प्रकाशित झाली होती युद्धशास्त्रावर बालपणापासून तो मणी त्या मे मेफ्लॉवरवरच्या घराण्यांच्या मधला त्यामुळे अमेरिकाभर पॉप्युलर होता हे सगळं लक्षात घेऊन लिंकनने जनरल मॅक्लेलनला लष्कराचा प्रमुख बनवला मॅक्लेलन होता डेमोक्रॅट विचारांचा लिंकनला युद्धातलं काय कळत नव्हतं युद्धातलं कळत होतं दक्षिणेचा जो राष्ट्राध्यक्ष होता जेफरसन डेव्हिस कारण तो स्वतः योद्धा होता जेफरसन डेव्हिस स्वतः वेस्ट पॉईंट अकॅडमीचा कॅरेट म्हणजे वेस्ट पॉईंट अकॅडमीमधून तयार झालेला त्याला स्वतःला युद्धातलं कळत होतं जेफरसन डेव्हिसकडे रॉबर्ट ली स्टोनवॉल जॅक्सन इत्यादी लिंकनकडे कोण हा म्हातारा विनफिल्ड स्कॉट स्वतः लिंकनला युद्धातलं काही कळत नाही आणि मॅक्लेलन तो धड युद्धाला तयारच होईना मॅक्लेलनची स्ट्रॅटेजी म्हणजे पुढे जायचं आणि थांबायचं कायम राष्ट्रपतीला रिपोर्ट करायचं की त्यांचं सैन्य जास्ती आहे किती जास्ती आहे one is two three one is two four त्यामुळे माझी अजून प्रिपरेशन चालू नाही आहे लिंकन वैतागायला लागला मॅक्लेलनवर एकदा काही सहकाऱ्यांना घेऊन तो सैन्याची पाहणी करायला म्हणून गेला आणि अमेरिकन सैन्य त्याला march pass guard march pass देत होतं सलामी देत होतं लिंकनच्या बरोबर जो उभा होता हा विल्यम एच सिवर्ड त्याला लिंकनने विचारलं की who do you think are this people American सैन्य तर सिवर्ड दचकला तो म्हणाला असं काय विचारते this is American army Lincoln म्हणाला no they are the bodyguards of General McClellan ते लढतायत कुठे ते लढायला पुढे जातच नाही आहेत आश्चर्य वाटावा एक प्रसंग असा हाही सांगतात की मॅक्लेलनला लिंकन वारंवार सांगतोय की सैन्य घेऊन पुढे सरक आणि वॉशिंग्टनच्या आसपासच तळ देऊन बसलेला मॅकलेलन राष्ट्रपतीला सांगतोय की माझ्याकडे अजून सैन्य पुरेसं नाही सैन्याचा मोराल नीट नाहीये शस्त्रास्त्र दारुगोळा नीट नाहीये म्हणून एक दिवस वॉशिंग्टनमध्ये राष्ट्रपती लिंकन आपला सेनाधिकारी मॅकलेलनला भेटाल मॅकलेलनच्या घरी गेला राष्ट्रपती सेनाधिकाऱ्याच्या घरी गेला त्यांनी बोलवून नाही घेतलं मॅक्लेलनला बोलवून नाही घेतलं लिंकन गेला तर ज्यावेळेला लिंकन घरात गेला त्यावेळेला या मॅक्लेलनच्या निग्रो ब्लॅक जो काय म्हणतात त्याला ॲडज्युटंट लष्करातला सहकारी होता त्यांनी सांगितलं की साहेब बाहेर गेलेत लिंकनने सांगितलं मी वाट पाहतो लिंकन आणि सिवर्ट मी वाट पाहतो दोन तासांच्या नंतर बाहेरून मॅकलेलन आला त्यांनी पाहिलं की हॉलमध्ये लिंकन आणि विल्यम सिवर्ट बसलेले आहेत तो त्यांच्याकडे बघितलं मान वळवली आणि जिन्यावरनं वर चढून गेला पंधरा मिनिटांनी त्याच्या ॲडज्युटंटनी येऊन सांगितलं की साहेब झोपतायत झोपलेत लिंकन म्हणला मी थांबतो त्याची झोप होईपर्यंत मग दीड तासांनी निरोप आला की आज भेटायला वेळ नाही असं सेनाधिकारी राष्ट्राध्यक्षाला सांगतोय मग लिंकनने ॲडज्युटंटकडे निरोप ठेवला की ठीक आहे मी व्हाईट हाऊसवर जातो हा उठला की मला त्याला भेटायला सांग म्हणून ते बाहेर पडले विल्यम सिवड हे सगळं बघत होता आणि त्याला आश्चर्य वाटलं की इतकं सगळं लिंकन शांत कसा काय आणि तो मॅकलेनला काढून कसा काय नाही टाकत आहे म्हणून त्यांनी लिंकनला विचारलं की असं कसं काय करतो सा एवढा उद्धटपणाने तुझ्याशी वागतोय लिंकननी सांगितलं की मी जनरल मॅकलेलनच्या घोड्याचे लगाम सुद्धा पकडायला तयार आहे if he wins the battle तो जर युद्ध जिंकून मला देत असेल तर मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे नेतृत्व गुणांच्या मध्ये लिंकन आणि जेफरसन डेव्हिस हा कॉन्ट्रास्ट आहे जेफरसन डेव्हिसला स्वतःला युद्ध कळतंय पण अत्यंत अहंकारी सेल्फ सेंटर्ड त्याचं एकाही सेनापतीशी पण पटलं नाही रॉबर्ट ली हा एक असामान्य सेनापती होता दक्षिणेकडून लढणारा रॉबर्ट ली व्हर्जिनियाचा होता अमेरिकन गृहयुद्धाला वाचत गेलो अभ्यास करत गेलो तसं माझ्याही मनात नाव येत आलेलं आहे ते नाव आहे अमेरिकेचं महाभारत आहे कारण भाऊ भावाविरुद्ध लढले सता लिंकनच्या बायकोचे तीन भाऊ दक्षिणेच्या सैन्याकडनं लढत होते आणि नुसते लढत नव्हते ते युद्धाच्या काळात मारले गेले मूळ असलेले नॉर्दर्नर्स म्हणजे यांकीज पण त्यांचं लग्न सदर्नर मुलीशी झालेलं होतं त्यामुळे ते दक्षिणेकडनं लढले मूळ असलेले सदर्नर दक्षिणेकडचे पण ते अमेरिकेच्या अधिकृत सरकारमध्ये कोणत्या तरी पदांच्यावर होते ती त्यांनी जी घटनात्मक शपथ घेतलेली होती ती पाळायची म्हणून ते नॉर्थ म्हणजे लिंकनकडनं लढले त्याच्यातलं बेस्ट उदाहरण म्हणजे जनरल विल्फिल्ड स्कॉट तो पण व्हर्जिनियातला गंमत म्हणजे विनफिल्ड स्कॉटकडे स्वतःकडे गुलाम होते विनफिल्ड स्कॉटचा ज्युनियर पण एक असामान्य अधिकारी आहे हे विनफिल्ड स्कॉटला माहिती होतं तो रॉबर्ट ली सुद्धा व्हर्जिनियातला रॉबर्ट ली कडे गुलाम नव्हते रॉबर्ट ली स्वतः गुलामीचा विरोधक होता असलेल्या गुलामांना त्यांनी मुक्तता दिली होती तरी सुद्धा सिव्हिल वॉर चालू झाल्यावर रॉबर्ट ली दक्षिणेला सामील झाला कारण त्यांनी सांगून ठेवलं होतं publicly my heart is with Virginia मी व्हर्जिनिया बरोबर आहे जिकडे व्हर्जिनिया जाईल तिकडे मी जाईल त्यामुळे साऊथ कॅरोलिना आणि सात राज्य आधी फुटली समटरच्या किल्ल्यावर तोफा डागल्या गेल्यानंतर आणखीन चार राज्य फुटली त्यात व्हर्जिनिया होतं पण त्याच्यामध्ये व्हर्जिनियाच फुटलं आणि पश्चिम व्हर्जिनिया वेगळं झालं ते उत्तरेला सामील झालं उरलेलं व्हर्जिनिया हे चार्ल्स्टन वगैरे हे सगळं एकत्र झालं ते फुटलं रॉबर्ट लीलान वॉशिंग्टनमध्ये हे कळलं हे ज्या वेळेला रॉबर्ट लीला कळलं तेव्हा तो जनरल स्कॉट बरोबर होता स्कॉटनी त्याला परोपरीनी सिनियर ऑफिसर म्हणून समजावून सांगायचा प्रयत्न केला की तू तुझी ड्युटी कर आणि लीनी सांगितलं की मी व्हर्जिनियाच्या बाजूने व्हर्जिनिया जर सदन कॉन्फेडरेशनला सामील होत असेल तर मी तिकडे चाललो त्यामुळे तो निघून आला त्याला विनफिल्ड स्कॉटनी जाऊ दिलं वॉशिंग्टनमध्ये त्याला पकडलं नाही त्याला त्यांनी सांगितलं की मला दुःख होत आहे मी तुझा निर्णय समजू शकतो मला दुःख होत आहे पण तुझा निर्णय चुकीचा आहे रॉबर्टली निघून आला स्टोन वॉल जॅक्सन म्हणजे अशी माणसं माणसांची लढली हे अमेरिकन महाभारतच घडलं आणि लिंकन आणि जेफरसन डेव्हिस यांच्या नेतृत्वाची शैली निर्णय घेण्याची जी पद्धत होती व्यक्तिमत्वातला तो ल त्याला मी समर्थ रामदासांच्या कृपेने एक असामान्य शब्द वापरू इच्छितोय तो शब्द आहे साक्षेप पर्स्पेक्टिव्ह आहे बॅलन्स आहे घटनांकडे बघण्याचा युद्धाचे चढउतार पुढची चार वर्ष चालू होते युद्धाचा चढउतार चार टप्प्यांमध्ये समजावून घेत पहिला टप्पा आहे जिथे दक्षिणेचा विजय होतोय पण दक्षिणेचा विजय होत होत एक वेळ अशी आली की दक्षिणेचं सैन्य वॉशिंग्टनच्या सीमेवर आलं आणि ते तिथेच थांबलं त्यावेळेला त्यांनी जर वॉशिंग्टनवर हल्ला केला असता तर वॉशिंग्टन टिकू शकत नव्हतं पण ते तिथेच थांबलं म्हणून नवे आघाडी उघडण्याकरता लिंकननी अन्य सेनापतींना army of Potomac army of Tennessee अशी सैन्य उरलेल्या भागांच्या मध्ये पाठवली आणि तिथून दक्षिणेवर प्रेशर येण्याकरता लढाया चालू केल्या तो दबाव थोडा ढिला झाला लढाईच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पारडं उत्तरेच्या बाजूनी झुकतं ते उत्तरेच्या बाजूनी झुकत झुकत एक वेळ अशी आली की उत्तरेचं सैन्य रिचमंड ही राजधानी या राजधानीपासून सहा महिलाच्या अंतरात येऊन पोचलेलं होतं आणि लिंकन सांगतो की रिचमंड काबीज करा युद्धाच्या स्ट्रॅटेजी सुद्धा लिंकननी सुचवलेल्या होत्या पण उत्तरेचं सैन्य थांबून राहिलं त्यांनी रिचमंड ताब्यात घेतलं नाही मग ही वेळ अठराशे बासष्ट त्रेसष्टच्या वेळची आहे आता इतिहासकार थोडंसं आश्चर्य हेही सांगतात की जर या अठराशे मध्येच दक्षिणेचा पराभव झाला असता तर दक्षिणेतली गुलामीची प्रथा टिकली असती आणि उत्तर गुलामी मुक्त अशीच अमेरिका अस्तित्वात आली असती कारण त्यावेळपर्यंत अजून गुलाम मुक्तीचा जाहीरनामा इमॅन्सिपेशन प्रोक्लेमेशन काढलेलं नव्हतं पण रॉबर्ट ली आणि स्टोनवॉल जॅक्सन यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेने यानंतर प्रतिहल्ला चढवला उत्तरेच्या फौजांची धुळदाण झाली पळत सुटल्या आणि पुन्हा एकदा दक्षिणेची चढती सरशी झाली आणि मग अठराशे त्रेसष्ट नंतर उत्तरेची पुन्हा एकदा सरशी झाली तिथे दक्षिणेची पूर्ण धुळदाण उडालेली यामध्ये लिंकनचे दोन सेनापती अधिक पराक्रमी ठरतात लिंकनने अनेक सेनापती बदलले विनफील्ड स्कॉट वृद्ध असल्यामुळे त्याला रजा दिली आणि जनरल मॅक्लेलनला आणलं तो नीट काम करत नाही म्हणल्यानंतर त्याला काढलं मग पराभव होतोय आणि वॉशिंग्टनच्या आवारामध्ये दक्षिणेचं सैन्य पोचलंय अशा वेळी या सैन्याला प्रेरणा देणारा कोण तो पुन्हा मॅकलेलनच होता म्हणून त्यांनी पुन्हा मॅकलेलनला जनरल केलं जनरल मॅकलेलननी फौजेचं धैर्य सांभाळलं आणि वॉशिंग्टनपासून पुन्हा दक्षिणेला मागे ढकललं मागे ढकलून झाल्यानंतर तोही पुन्हा ठप्प होऊन होता तिथेच थांबला पुन्हा त्यांनी मॅक्लेलनला काढलं मग जनरल हुकर म्हणून आणला नंतर जनरल रोझेक्रॅन म्हणून आणला असे अदलाबदल चुका दोन्ही बाजूंनी केल्या भ्रष्टाचार दोन्ही बाजूंकडे होता युद्धातली अकार्यक्षमता दोन्ही बाजूंच्याकडे होती फरक एकच होता तो म्हणजे जेफरसन डेव्हिस चुकांपासून शिकला नाही युद्धाच्या चार वर्षामध्ये अब्राहम लिंकन चुकांपासून शिकत शिकत एक असामान्य सेनापती सुद्धा बनला लिंकननी आपल्या सैन्याला त्यानंतर स्ट्रॅटेजी सांगितलेली होती उत्तरेचं काम म्हणलं तर थोडं अवघड होतं कारण दक्षिणेचं काम होतं हारू नका आपला प्रदेश ताब्यात ठेवा हारू नका दॅट्स ऑल की ते जमलं त्यांना उत्तरेचं काम होतं की हल्ला करून हे सगळी साती आणि नंतर जॉईन झालेली चार राज्य ही ताब्यात घ्यायची आणि यांना लागून आणखी चार राज्य होती ती केंटुकी मेरीलँड पश्चिम व्हर्जिनिया आणि मिझोरी ही चार राज्य जर गुलामीच्या राज्यांना सामील झाली असती तर मग उत्तरेची स्थिती अवघडून बसली असती कारण या चार राज्यांकडे रिसोर्सेस खूप आहेत ही चार राज्य वॉशिंग्टनला जवळ आहेत आणि सगळ्या सैन्याच्या प्रवासाच्या मार्गांच्या मध्ये ही चार राज्य येतात त्यामुळे गृहयुद्ध चालू झाल्याचा पहिला काळ लिंकनला आपलं सगळं पणाला लावून ही चार राज्य उत्तरेच्या बाजूची राहतील हे करावं लागलं यामध्ये लिंकनच्याच एका पराक्रमी सेनापतीची लिंकनला अडचणून बसली तो सेनापती म्हणजे फ्रीमॉन्ट फ्रीमॉन्ट सेनापती केंटुकीमधून त्याला काम दिलेलं होतं दक्षिणेला उतर तो केंटुकीमधनं सैन्य घेऊन जात असताना त्यांनी एकतर्फी गुलाम मुक्तीचा जाहीरनामा काढला केंटुकीत अस्वस्थता होती केंटुकीतले सिनेटर्स म्हणायला लागले की हे जर होणार असेल तर आम्हाला फुटून निघावं लागेल लिंकनला फ्रीमॉनची बदली करावी लागली फ्रीमॉननी काढलेले जे डिक्लेरेशन आहे ते रद्द करावं लागलं फ्रीमॉनच्या वतीने ती रद्दबदली करायला जनरल फ्रीमॉनची बायको लिंकनशी येऊन भेटून गेली लिंकन तिच्याशी सभ्यपणे वागला पण तिने सांगितलं की तुझ्या नवऱ्याला थोडा शहाणपणा सांग ही माझी अडचणीची स्थिती आहे त्यावेळेला त्यांनी केंटकी करताचा गुलाम मुक्तीचा जो जाहीरनामा होता तो रद्द करवला ही चार राज्य उत्तरेच्या बाजूनी राहिली त्यामुळे जी संरक्षणाची फळी होती ती उत्तरेची सुरक्षित राहिली त्यामुळे प्रतिहल्ला शक्य झाला सिव्हिल वॉरच्या काळामध्ये ज्या लढाया झाल्या बुलरनची लढाई आहे पहिली आणि दुसरी बुलरन वॉशिंग्टन पासून जवळ आहे अगदीच जवळ आहे आणि दक्षिणेच्या सैन्याचा विजय झाला तिथे चार्ल्सविल फ्रेडरिक्सबर्ग चॅन्सलरव्हिल अशा चिकार लढाई आहेत या मधल्या दोन तीन लढायांचं आपण थोडक्यात फक्त लक्षात घ्यायला पाहिजे पण या एकेका लढाईमध्ये एक दिवसाच्या झालेल्या एकेका लढाईमध्ये सोळा हजार वीस हजार सगळ्यात जास्ती माणसं मेली अँटी एटमच्या लढाईमध्ये ती म्हणजे सव्वीस हजार माणसं एका दिवशी मेली आपण जर हे आठवलं की मेक्सिकोच्या युद्धाच्या वेळेला अमेरिकेचं एकूण सैन्य बारा हजार होतं आणि बारा एप्रिल अठराशे एकसष्टला लढाई चालू होताना अमेरिकेचं एकूण सैन्य सोळा हजार होतं यानंतर जेव्हा ऐकू की युद्धाच्या काळामध्ये दोन्ही मिळून लढले किती ती संख्या सतरा अठरा लाखापर्यंत जाईल चार वर्षाच्या गृहयुद्धामध्ये अमेरिकन सैनिक मेले एकूण सात लाख सात लाख सैनिक मेले या सात लाखांच्यातले एक पंधरा तरी लढाया अशा निघतील की ज्या एकेका लढाईत एक एक दिवशी झालेल्या एका लढाईमध्ये चौदा हजार सोळा हजार वीस हजार सगळ्यात वाईट सगळ्यात भीषण संघर्ष अँटी एटमची लढाई सव्वीस हजार माणसं त्या एका दिवशी मेली पण दोन प्रदेशांच्या मध्ये किती स्पिरिट आणि काय स्पिरिट निर्माण झालेलं असेल याचं ते निदर्शक आहे पुढे जुलै अठराशे चौसष्ट म्हणजे आता तिथून दोन महिन्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची पुढची निवडणूक होणार सिनेटच्या ज्या दर दोन द्वैवार्षिक निवडणुका होतात त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची पिछाट झालेली होती अठराशे बासष्ट पण अठराशे चौसष्टची निवडणूक तिकीट पुन्हा मिळालं लिंकनलाच विरोधी पक्ष म्हणून उभा राहिला जनरल मॅक्लेलन त्याने लिंकन किती नादान आहे त्यांनी वापरलेले शब्द लिंकनवर आयुष्यभरे झालेले बरं का निवडणुकीत माकड आहे बबून पब्लिक आयुष्यामध्ये वापरलेले लिंकनबद्दलचे शब्द आहेत हे he is a first rate baboon आणि याला काय अक्कल नाही याला काय कळत नाही मला त्याचा सेनापती होण्याची माझं दुर्दैव वेळ आली तो जनरल मॅकलेलन हा डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर अठराशे चौसष्टची निवडणूक लढवत होता दोन दिवशी झालेल्या दोन लढाया यांनी सिव्हिल वॉरचं पूर्ण चित्र बदललं तीन जुलै अठराशे चौसष्टला झाली विक्सबर्गची लढाई त्या लढाईचा सेनापती होता जनरल ग्रँट आणि चार जुलै अठराशे चौसष्टला झाली गेटिसबर्गची लढाई त्याचा सेनापती होते जनरल मीड या दोन्ही लढाया उत्तरेने जिंकल्या ते लढाईचं पारडं होतं शेवटचं ते पारडं उत्तरेच्या बाजूनी झुकलं त्यानंतर निवडणूक त्यानंतर लिंकन निवडून आला आणि गेटिसबर्गला गेटिसबर्गचा विजय साजरा करण्यात आला तिथे लिंकनला बोलवलेलं होतं लिंकनच्या भाषणाला वेळ मिळाला नाही दोनशे एकसष्ट शब्दांचं एक भाषण लिंकननी केलं बोलायला जेवढा वेळ मिळाला त्याच्यात दोनशे एकसष्ट शब्द निघतात पण अमेरिकेच्या आणि जगाच्या इतिहासात लिंकनचं एक गेटिसबर्ग स्पीच अतिशय प्रसिद्ध आहे कारण त्या दोनशे एकसष्ट शब्दात लिंकननी केलेली लोकशाहीची व्याख्या आहे जी आपण सगळे ऐकतो आणि आपल्याला माहिती असते democracy is government of the people by the people for the people हे गेटिसबर्गच्या भाषणातलं आपण एरवी राजकारणातली खूप जी चमकदार आणि अर्थपूर्ण वाक्य ऐकत असू जोपर्यंत हे माहीत नसेल तोवर कमी आश्चर्य वाटेल राजकारणामध्ये You can fool all the people sometime and some people all the time, but you cannot fool all the people all the time. हे वाक्य लिंकनचं आहे तुम्ही राजकारणामध्ये सर्व लोकांना काही काळ फसवू शकता किंवा काही लोकांना सर्व काळ फसवू शकता सर्व काळ सर्वांना फसवलं हे शक्य नाही असं निदान त्यावेळेला लिंकनला वाटत होतं त्या लहान होता राजकारणात अजून पण राजकीय क्षेत्रामध्ये वाक्य आहे you can't fool all the people all the time you can fool some people all the time all the people some time but you can't fool all the people all the time तो लिंकन त्याच्या नेतृत्व गुणांचं कौशल्य आणि त्याला मिळालेली जनरल ग्रांट आणि जनरल शेरमान या दोघांची साथ जनरल ग्रांट वेस्ट पॉइंट अकॅडमीचा कॅडेट होता दारुड्या होता दारूच्या व्यसनामुळे अठराशे चोपन्नमध्ये त्याला काढून टाकलेलं होतं सैन्यातून मग पुढे मी व्यसनातून मुक्त झालो आहे असा दावा करून मग त्याच्या काय व्हायच्या त्या तपासण्या झाल्या आणि त्याला सैन्यामध्ये परत घेण्यात आलं तो दारूच्यानं कधी मुक्त झालेला नव्हता पूर्णपणे पण त्याच्या त्याने जमायचं ग्रँडच्या पत्नीनी सांगून ठेवलेलं आहे की महिनोन महिने दारूला स्पर्शही न करता त्याला जमायचं पण त्यानंतर ज्या वेळेला तो दारूला स्पर्श करायचा तो साधीच्या सगळ्या महिन्यांची कसर भरून काढायचा पण ज्या वेळेला जनरल मॅक्लेलन लढत नव्हता पुढे सरकत नव्हता त्यावेळेला युद्धाच्या इतर थिएटर्समध्ये एकामागून एक जनरल ग्रँट मात्र विजय मिळवत होता मॅक्लेलन आणि ग्रँट यांची पण वाढ दोन वेगवेगळ्या दिशांनी दोन वेगवेगळ्या पद्धतींनी झालेली होती मॅक्लेलन आधीपासून सरदार दरकदारांच्या घराण्यातला श्रीमंत प्रभावी जनरल ग्रँट सामान्य घराण्यातला होता मॅकलेलननी आयुष्यामध्ये अपयश पाहिलेलं नव्हतं जनरल ग्रँटने आयुष्यात आतापर्यंत यश पाहिलेलं नव्हतं पण त्यामुळे मॅक्लेलन अपयशाचा पहिला फटका बसल्या क्षणी कोलमडून पडत होता ग्रँडच्या दृष्टीने ते काही नवीन नव्हतं त्यातलं अवहेलना ते अपयश त्याला नाकावर तिथसून पुरून कसं उरायचं जनरल ग्रँट विजय मिळवत सुटला युद्ध चालू होताना तो कॅप्टन होता तो कर्नल झाला ब्रिगेडियर झाला पदांनी चढत चढत तो या युद्धाच्याच काळामध्ये जनरल झाला अठराशे त्रेसष्ट नंतर तर तो आर्मीचा चीफ झाला साहजिकच जनरल ग्रँटवर जळणारे खूप जण होते असे काही जण वॉशिंग्टनमध्ये सेनाधिकारी लिंकनला येऊन भेटले आणि त्यांनी जनरल बद्दल तक्रार केली की ग्रँड दारुडे आहे त्याच्यावर युद्ध सोपवणं धोकादायक आहे हा संध्याकाळी सहानंतर शुद्धीवर नसतो आणि त्यामुळे एखाद दिवशी हल्ला झाला आणि त्यावर सरसेनापतीचा आदेश हवा असला तर काय करायचं लिंकननी शांतपणे ऐकून घेतलं आणि तक्रार करणाऱ्या सेनापतींना विचारलं की तो कोणत्या ब्रँडची विस्की पितो आश्चर्य वाटून सेनापतींनी काय जे असेल विस्की काय ज्या ब्रँड असेल तो सांगितला लिंकन म्हणाला gentleman I will recommend the same brand to all of you की हेच खोक देतो का देतो लिंकनचं वाक्य आहे because this man act and because this man wins Lincoln स्वतः निर्व्यसनी होता हे लक्षात ठेवा त्यामुळे एकतीस डिसेंबर साजरं करण्याचं हे वाक्य हे समर्थन समजू नका निर्व्यसनी असणे हेच मानवी जीवनातला आदर्श आहे पण ग्रांट कर्तृत्व करत होता आक्रमक होता पुढे सरकत होता लिंकन म्हणाला दिस इज माय मॅन आणि अडचणीच्या काळामध्ये सुद्धा तो जनरल ग्रँडच्याच बाजूने उभा राहिला अठराशे चौसष्ट अखेर लिंकन निवडून आला जनरल शेरमान मिसिसिपीतून टेनेसीतून अटलांटावर चाल करून गेला त्यांनी बेचिराग केलं शेरमानच्या युद्धाचंच तंत्र होतं प्रदेश बेचिराग करणे अटलांटा मग व्हर्जिनिया मग रिचमंड मग चार्ल्स्टन हे त्याची रोखता न येणारी जी दौड चालू होती जनरल शेरमननी उत्तरेकरता पत्करलेलं धोरणच हे होतं की जिंकू तो भाग बेचिराख करा शेत सुद्धा टिकू देऊ नका शेरमनचं वारंवार या काळातलं वाक्य आहे की this people wanted battle and by God now they will have it की ही लोक उभी होती ना फुटण्याच्या बाजूने यांना युद्ध हवं होतं हे घ्या पण या लोकांनी युद्धाला सपोर्ट दिला त्याचं उठता आम्ही काढू यांना सरसकट बेचिराग करून ठेवू तसं बेचिराग करत तो सर सर सरसरत पोचला रिचमंड पडलं जेफरसन डेव्हिस पळून गेला एक जो शहाणा सेनापती होता रॉबर्ट ली दक्षिणेकडचा त्याचा उजवा हात असलेला स्टोन वॉल जॅक्सन हा अठराशे त्रेसष्टच्या चिक्का हुका हे इंडियन स्टाईलचं नाव आहे इथल्या लढाईमध्ये तो आधी जखमी झाला आणि गेला तो लढाईचं सेनापतित्व करत उभा होता त्याच्याच एका सैनिकाने त्याला अंधुक प्रकाशात लक्षात नाही आलं त्याला वाटलं हा यांकी उत्तरेचा सैनिक आहे म्हणून त्यांनी बंदूक चालवली ती स्टोनवॉल जॅक्सनच्या हातात गेली हात तोडावा लागला स्टोनवॉल जॅक्सन आजारी पडला तो आजारी असताना रॉबर्ट लीला जेव्हा कळवण्यात आलं की जॅक्सन जनरल जॅक्सन आजारी आहे रॉबर्ट लीनी जॅक्सन करता एक पत्र लिहिते त्याच्यातलं हे एक वाक्य फार छान आहे आणि तो लीला म्हण जॅक्सनला कळवतो आहे की you lost your left hand but I am in the process of losing my right hand तर सांभाळ तुझी काळजी घे पण स्टोनवॉल जॅक्सनचा हात जख तुटला जखमी झाला त्याला झाला न्युमोनिया त्याच्यात तो बरा झाला नाही आणि स्टोनवॉल जॅक्सन त्याच्यात गेला गृहयुद्धामध्ये एकूण सैनिक जेवढे मेले त्याच्यात लढाईत कमी मेले त्यापेक्षा जास्त सैनिक जखमी होऊन उपचार न झाल्यामुळे मेले गृहयुद्धाच्या काळामध्ये दक्षिण उत्तर सगळे एकत्र केले तर अमेरिकेचा रेशो आहे जखमी झालेल्या दर चार सैनिकांच्या मधला एक सैनिक मेला तुलना म्हणून जर लक्षात घेतलं कोरियाची लढाई एकोणीसशे पन्नास ते त्रेपन्न कोरियाच्या लढाईमध्ये पन्नास जखमी झालेल्यातला एक जण मेला त्याहून जास्ती भीषण लढाई तीस वर्ष चालली व्हिएतनाम मध्ये युद्धतंत्र जास्ती प्रगत होतं शस्त्रास्त्र जास्ती लेथल प्राणघातक होती तरी सुद्धा व्हिएतनाम लढाईच्या काळामध्ये जखमी झालेल्या चारशेतला एक मेला हा रेशो आहे आणि गृहयुद्धामध्ये चार वर्ष दर चार जखमी झालेल्यातला एक जण मेला युद्धात कमी मेले त्यापेक्षा जास्ती जखमीहून मेले आणि त्यापेक्षा जास्ती रोगराईने मेले सैन्यामध्ये पसरलेली रोगराई आणि त्यावर वेळेत उपचार उपलब्ध नाही त्यामुळे मेले सात लाख जेफरसन डेव्हिस जेव्हा पळून गेला त्यावेळेला रॉबर्ट ली हा व्हर्जिनियात होता चार्ल्स्टनला रॉबर्ट लीनी जनरल ग्रँटला निरोप पाठवला की सरेंडर आम्ही शरणागती करायला तयार होतो इथपासून पुढचे अनेक प्रसंग तर हृदय आहेतच पण आता शेवटचे दोन प्रसंग सांगून आपण थांबणार होतो अब्राहम लिंकननी धोरण घेतलं की सूडबुद्धी ठेवायची नाही आता काळ रिकन्स्ट्रक्शनचा आहे नवनिर्मितीचा आहे आणि त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रपती पद घेताना जे बोललाय तेही भाषण प्रसिद्ध आहे त्या भाषणाचं शीर्षक आहे विथ मॅलिस टुवर्ड्स नन कुणाही बद्दलचा राग न बाळगता माफी त्यांनी आदेश पण काढला सर्वांना मुक्तता देण्याचा जनरल आदेश की सर्व जणांना युद्धामध्ये दक्षिणेकडनं जे लढले त्या सर्वांना मुक्तता आहे कैदी सोडतो त्यांना नीट ठेवलेलं होतं फर्गिवनेस पण हे आपल्या घरातले ते आपलं कुटुंब यांना आता शाणं करू आणि आपल्यामध्ये सामील करून घेऊ तसं प्रत्यक्षात सुद्धा प्रत्यक्ष शरणागती पत्करताना जनरल युलिसिस ग्रँट वागला तो प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी आहे रॉबर्ट ली त्याच्या फुल युनिफॉर्म आर्मीच्या पूर्ण युनिफॉर्म मध्ये घोड्यावर बसून भेटायला आला त्याचं जे जनरल ग्रँटनी स्वागत केलं तो जनरल ग्रँट होता गबाळ्या वेशात कारण लढाई नुकतीच संपलेली होती धुळीने भरलेला माखलेला ग्रँटनी दाढी वाढवली होती त्या धाडीत धुळीचे कण शिरून बसलेले केस विस्कटलेले तो उभा होता त्यांनी रॉबर्ट लीला घोड्यावर बसलेला टॉप क्वालिटीचा जो आर्मी युनिफॉर्म असेल तो घालून रॉबर्ट ली आलेला होता त्याचं स्वागत केलं ग्रँटनी रॉबर्ट लीला सॅल्यूट केला आर्मीची कल्चर माहीत असल्याशिवाय तुम्हाला यातली दिलदारपणा लक्षात येणार नाही मग रॉबर्टली घोड्यावरनं खाली उतरला शरणागतीच्या करारांवर सह्या झाल्या त्या सह्या होताना भोवती जे अनेक जण होते त्याच्यामध्ये एली पार्कर नावाचा एक इंडियन होता सेनेका इंडियन म्हणजे आदिवासी जम सेनेका नावाच्या आदिवासी जमातीचा पण जो उत्तरेकडनं लढत होता तर रॉबलीनी शरणागतीच्या करारावर सही केली आणि आसपास पाहिलं त्याच्या ते एली पार्करवर त्याची नजर गेली आणि रॉबर्ट ली म्हणाला thank God there is at least one original American present here त्याला एली पार्कर म्हणाला all of we are all Americans आपण सगळे अमेरिकन्स आहोत वी आर ऑल अमेरिकन्स या एली पार्करच्या उत्तरात आधीची शंभर वर्ष जे एक नुसतं युनायटेड स्टेट्स अस्तित्वात आलेलं होतं त्याचं राष्ट्र त्यातली एकात्मतेची भावना हे वी आर ऑल अमेरिकन्स या सिम्बॉलिक या एका प्रसंगामध्ये एली पार्करच्या उत्तरामध्ये ते अजरामर झालेलं आहे खरं म्हणजे युद्ध एप्रिल अठराशे पासष्टमध्ये अजून फायनली संपलेलं नव्हतं युद्धाचा खरा शेवट लिंकनच्या खुनाच्या दोन दिवस नंतर आहे पण तो शेवट होत आलेला होता कळलेलं होतं होत आहे चौदा एप्रिल अठराशे पासष्ट च्या संध्याकाळी लिंकननी जनरल युलिसिस ग्रँडच्या बरोबर जेवण घेतलं आणि त्यांचं ठरलं होतं बरोबर नाटकाला जायचं एकत्र नाटकाला जायचं वॉशिंग्टनमधल्या थिएटरमध्ये दोन नाटकं चालू होती त्यातलं लिंकननी विचार करून एक निवडलं त्या नाटकाचं नाव होतं our American cousin our American cousin हे नाटक जाऊन पाहू हे ठरवायचं लिंकननी हे ठरवायचं कारण होतं ते विनोदी नाटक होतं फार्सिकल नाटक होतं युरोप आणि त्या युरोपीय ह्याच्यामध्ये एखादा अमेरिकन जातो आणि त्याची कशी धमाल होते म्हणजे त्यावेळची वराड निघाले लंडनलाची आवृत्ती म्हणूयात फार तर असं फार्सिकल लिंकनच्या स्वभावामध्ये जो एक विनोदबुद्धी कायमच होती त्यांनी आवर अमेरिकन कझिन हे निवडलं जनरल ग्रँटनी सांगितलं की मला चार्ल्स्टनला पोचायचं आहे त्यामुळे मला निघाला हवं तिकीट असून तो लिंकन बरोबर गेला नाही लिंकनचे जे सुरक्षा अधिकारी होते त्यांनी सुद्धा त्या दिवशी सुट्टी मागितली कारण गुड फ्रायडेचा दिवस होता त्यामुळे ते गेले पत्नीबरोबर लिंकन नाटक पाहायला आला राष्ट्राध्यक्ष म्हणून त्याला थिएटरमधल्या सगळ्यांनी उठून सलामी दिली त्याच्याकरता जी राखीव जागा होती तिथे तो बसला पण वॉशिंग्टनमध्ये लिंकनला मारण्याचे प्लॅन अठराशे पासून होते इतके होते की खुली घोषणा होती की लिंकनचा मर्डरच करणार होता त्यामुळे अठराशे साठमध्ये सुद्धा राष्ट्रपती पदाची शपथ घ्यायला लिंकन जे वॉशिंग्टनमध्ये आला ते रात्री छुप्या पद्धतीने एका बंद कोचमध्ये बसून तो आला याचा लिंकनला उरलेला काळ पश्चाताप होत असे चौदा एप्रिलच्या संध्याकाळी आपल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर जेवताना लिंकनने आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला काल एक स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये मी एका होडीत बसलोय आणि धुक्यामध्ये नदीतून असं लांब लांब लांब मी चाललेलो आहे असं स्वप्न आहे मला त्यातली जी सृष्टी आहे इमेजरी त्यांनी त्याच्या अधिकारी काळजीत पडले त्यांचे काळजीतले चेहरे पाहिल्यावर लिंकननी त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका सगळ्या युद्धाच्या काळामध्ये मला हे स्वप्न अनेकदा पडलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेला हे स्वप्न पडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी काहीतरी अतिशय मोठी घटना घडली आहे तर आता काहीतरी मोठी घटना घडणार तुम्ही काय काळजी करू नका चौदा एप्रिलच्या संध्याकाळी लिंकन नाटक पाहायला गेला तिथे अभिनेताच वॉशिंग्टनमधला आहे पण तो दक्षिणेला सामील असलेला जॉन विल्क्स बूथ हा अठ्ठावीस वर्षाचा तरुण होता यांनी इतर अनेकांच्या मदतीने मुळात प्लॅनच तयार केलेला होता नॉर्दर्नर्सचे सगळ्यांना मारा एका दिवशी या एका संध्याकाळी छापा घालून विल्यम सिवर्टच्या न्यूयॉर्कमधल्या घरावर पण हल्ला झाला उपराष्ट्राध्यक्ष जो होता अँड्रू जॉन्सन त्याच्याही घरावर हल्ला झाला आणि त्याला मारण्याचे प्रयत्न झाले आणि स्वतः जॉन विल्क्स बूथ या थिएटरमध्ये गेला त्याला लिंकन जिथे बसला होता तिची केबिन त्याच्याकरता स्पेशल केबिन होती त्या केबिन त्यांनी फक्त व्हिजिटिंग कार्ड दाखवलं दारावरच्याला त्यांनी सोडलं विल्स बूथ आतमध्ये गेला आणि त्यांनी लिंकनला पॉईंट बँक लेन्समधनं मागणं गोळी घातली गोळीचा आवाज झाला लिंकन पुढे पडला त्या गॅलरीतून जॉन विल्स बूथनी स्टेजवर उडी मारली थिएटरच्या आणि उडी मारून त्यांनी घोषणा केली ती आहे फाईट अगेन्स्ट टायरंट्स व्हर्जिनिया राज्याची इटालियन रोमन भाषेतली जी मूळ घोषणा जार्गन होती ती ही घोषणा आहे आणि त्यांनी आरडाओरडा आधी लोकांना वाटलं नाटकाचा भाग चालू आहे बंदुकीचा आवाजही ऐकू आलेला होता पण जॉन विल्स बूथला ओळखणारे तीन चार जण तिथे बसले होते ती हातातली गन खरी अजून धूर गनमधनं येत होता ते ओरडले की अरे हा विल्स बूथ आहे आणि मग वरचा जो पहारेकरी होता त्यांनी सांगितलं ॲबे हॅज बिन शॉट लिंकनला गोळी मारण्यात आली लिंकनची पत्नी शेजारी होती सभागृहामध्ये जो उपस्थित डॉक्टर होता तो लिंकनच्या जवळ गेला त्यांनी लिंकनची नाडी तपासली त्यांनी तिथे डिक्लेअर केलं की हा जगणं शक्य नाही चौदा एप्रिलच्या रात्रभर लिंकनचा संघर्ष चालू होता जगण्यासाठी प्रत्यक्ष जो मृत्यू हा पंधरा एप्रिलच्या सकाळी चार वाजून वीस मिनिटांनी पण देशाची अखंडता आणि एकात्मता आणि माणसाला शोषणातून मुक्ती म्हणून गुलामांनाही समतापूर्ण स्थान पाहिजे असं म्हणत लिंकननी प्राण ठेवले खरं म्हणाल तर ज्या पद्धतीने लिंकन जगला आणि लिंकनचं बलिदान याचा हेवा वाटावा असं लिंकनचं आयुष्य आहे आपल्याला ते ऐकत आपल्याच्यानी जमेल ते काम भारत मातेच्या उत्थानासाठी आम्ही करू हे म्हणण्याच्या प्रार्थनेसाठी आता डोळे मिटायचे